रात्रीचं जेवण उरकून चौदा पंधरा वर्षांचे शिवाजी राजे निवांतपणे मसलत करत बसलेले होते त्यांच्या समोर नाचणी गावचे पाटीलही बसलेले होते मशालींच्या उजेडात पाटलांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी खूप आनंद आणि थोडी नाराजी असे काही संमिश्र भाव दिसत होते न राहून पाटील म्हणालेच राज तुम्ही हे काय बरोबर केलं नाही तुम्ही लाजवताय आमासनी तुम्ही परक समजताय आमासनी शिवाजीराजे गोंधळले आणि ते म्हणाले काय झालं पाटील आमच्यावर अशी अचानक नाराजगी का मित्रांनो रोहिड्याचा किल्ला जिंकून घेण्या अगोदरची ही घटना आहे चौदा पंधरा वर्षांच्या शिवरायांच्या मनात खूप सारी स्वप्न होती गेले कित्येक दिवस त्यांची मावळात लगबग चालली होती ते मावळ्यांच्या भेटीगाठी घेत होते रोहिड खोऱ्याच्या मावळात नाचणी हे दोन तीनशे उंबरठ्यांचं गाव होतं येसाजी कंकांचं हे गाव आज त्या गावाचं भाग्य खुललं होतं चौदा पंधरा वर्षांचे शिवाजी राजे स्वतः शे दीडशे स्वारांसोबत आज मुक्कामालाच नाचणी गावाला थांबले होते पोर सौदा वय असणाऱ्या शिवरायांच्या अफाट बुद्धिमत्तेची न्यायी वृत्तीची दयाळू स्वभावाची आणि कडक प्रशासनाची कीर्ती संपूर्ण मावळात पसरलेली होती शिवरायांनी हुकूम न मानून मगरूरी करणाऱ्या बांदल देशमुखाचे हातपाय तोडण्याची सजा केली होती रांझे गावच्या एका सामान्य माणसानं अशी तक्रार केली की त्याच्या मुलीसोबत रांझ्याच्या पाटलानं बद अमल केला तेव्हा शिवाजी महाराजांनी लगोलग त्या रांझ्याच्या देशमुखाचे हातपाय कलम करून टाकले होते त्यामुळं शिवरायांबद्दल एक आदरयुक्त भीती आणि हृदयापासून प्रेम आपुलकी सगळ्या मावळाला वाटत होती शहाजी राजांची उदारता त्यांचा न्यायीपणा पराक्रम आणि मुत्सद्दीपणा बाल शिवरायांनी तंतोतंत उचलला होता स्वराज्याची आस बाळगणाऱ्या शहाजी राजांवर मावळानं अगदी भरभरून प्रेम केलं होतं जीवाचीही पर्वा न करता मावळ शहाजी राजांच्या पाठीमागे उभं होतं स्वराज्याच्या स्वप्नाची जबरदस्त किंमत मावळाला आणि रयतेला चुकवावी लागली होती मावळाची राख रांगोळी केली गेली होती घरादारांवरून गाढवांचे नांगर फिरले होते हजारो मावळ्यांच्या रक्तानं मावळ लाल लाल झाला होता पण तरीही मावळातल्या रयतेचं शहाजी राजांबद्दलचं आणि जिजाऊ महासाहेबांबद्दलचं प्रेम तसुबरही कमी झालं नव्हतं आणि बाल शिवरायांवर तर मावळातली खोरी तसुबर जास्तच प्रेम करत होती आपल्यावर झालेल्या अन्यायाचा आणि लादलेल्या गुलामीचा बदला घेण्याची स्वप्न मावळातले अर्धपोटी आणि भोळे भाबडे तरुण शिवरायांच्या डोळ्यांतून पाहत होते आज उभ्या नाचणी गावाला हर्षवायू झाला होता सगळा गाव राजांच्या या तेजस्वी पोराला पाहण्यासाठी जमा झाला होता राजे सर्वांची प्रेमाने भेट घेत होते सगळ्यांशी अगदी आपुलकीनं बोलत होते त्यांची आपुलकीनं चौकशी करत होते राजांनी येसाजीच्या घरी गावकऱ्यांसोबत मावळ्यांसोबत एकाच घोंगडीवर बसून आणि मांडीला मांडी लावून जेवण केलं जेव्हा राजांसाठी काय गोडधोड करू असं विचारलं गेलं होतं तेव्हा राजांनी चटणी भाकर आणि आमटी भात मागितला होता आणि तो आवडीनं खाल्लाही होता राजांच्या या साधेपणाबद्दल संपूर्ण गावाला कुतूहल वाटत होतं रात्रीचं जेवण उरकून ओसरीवर मशालींच्या उजेडात राजे जरा विसावले होते पाटलांशी आणि गावकऱ्यांशी ते गप्पा मारत होते त्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजावून घेण्याचा प्रयत्न करत होते गावचे पाटील नाराजगीच्या स्वरात म्हणाले राज तुमचं पाय गावाला लागलं आणि आमासनी लय आनंद वाटला पण तुमच्या हवालदारानं जेवण झाल्या झाल्या आमासनी गोड्याची वैरण आणि सगळा शिदा वापिस दिला तुम्ही गावचं पाहुणं आणि गावाला काय शे घोड्याची वैरण आणि शे माणसाचं जेवण जड नाही अहो आम्ही आनंदानं सेवा केली पण तुम्ही सगळी वैरण आणि जेवणाचा शिदा माघारी देऊन आमासनी लाजवताय परक समजताय आमासनी राज तुम्ही आव जेव्हा पाचशाची मोगलांची फौज उभ्या पिकात घोडं चारत्यात घरधार लुटून नेत्यात तेव्हा आम्ही तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतो आणि आज आम्ही तुम्हासनी पिरमानं जेवण तुमच्या घोड्यांना वैरण देतो तर तुम्ही आमची सेवा गोड मानून घेत नाही यावर शिवराय म्हणाले पाटील जर आम्ही तसंच वागलो मग मोंगलात पाचशात आणि आमच्यात फरक तो काय उरला मासाहेब म्हणतात गरिबाचं घर राजा घरी जर आला तर पार धुवून जातं आमची बोळी बाबडी प्रामाणिक रयत प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन सरकारात वेळेवर महसूल जमा करते या उपर रयतेला तोशीच देणं योग्य नाही मासाहेब सांगतात राजाचे सरदार फौजदार हे राजाचंच अनुकरण करतात राजानं जर चालता चालता रस्त्यातल्या एखाद्या तुळशीच्या झाडाचं फक्त एक पान जरी तोडलं तर मागाहून येणारे सैनिक त्या तुळशीच्या झाडाची सगळी पानं तोडतात आणि शेवटी त्या तुळशीचं मुळही शिल्लक ठेवत नाही आणि आमच्या मासाहेबांची तर आम्हाला सक्त आज्ञा आहे की रयतेच्या भाजीच्या देठाचीही अपेक्षा न धरावी मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद